झाला असता टाटा बिरला धनवान तो राजा झाला असता टाटा बिरला धनवान तो राजा समाजात नित्य झिजला भीमराव माझा समाजात नित्य झिजला भीमराव माझा